योग वासिष्ठ निर्वाण प्रकरण पूर्वार्ध सर्ग छप्पन्नवा श्री भगवान म्हणाले अर्जुना याप्रमाणे तू वासनारहित हो आणि जीवन मुक्तत्वामुळे अंतशीलत्वास प्राप्त होऊन बंधुवधाच्या दुःखाचा त्याग कर हे निष्पाप अर्जुना जरा व मरण यांची शंका सोड आपला आशय किंवा चित्त आकाशासारखा स्वच्छ कर इष्टानिष्ट संकल्प सोड व आसक्तिरहित हो शिष्टांच्या व्यवहार परंपरेने प्राप्त झालेले जे कर्म म्हणजे आता प्राप्त झालेले युद्ध व युद्धानंतर प्राप्त होणारी यागादी कर्मे ती तू अवश्य कर त्यांच्या योगाने तुझ्या तत्वज्ञानाची काही एक हानी होणार नाही शिष्ट व्यवहार प्राप्त स्वधर्मरूप कर्म स्वतः करणे हा जीवनमुक्तांचा स्वभाव आहे जीवनमुक्तता ही अशाच स्वभावाची आहे देहाच्या सर्व हालचाली सोडणे ही जीवनमुक्तता नव्हे हे कर्म मी सोडतो व हे स्वीकारतो असा निर्णय करणे हे मूढाच्या मनाचे रूप आहे पण ज्ञानाची स्थिती सम असते प्रवाहपतीत कर्म करणारे शांतचित्त जीवनमुक्त निजलेल्या पुरुषाप्रमाणे स्वरूपात निसंकल्प राहतात <clears throat> त्यामुळे जे केवळ स्वयंज्योती स्वरूप असतात जसे कासवाचे हातपाय झटकन त्याच्या शरीरात त्याला आखडता येतात त्याप्रमाणे ज्याची इंद्रिये स्वभावतःच विषयापासून निवृत्त होऊन हृदयात निश्चल स्थितीला प्राप्त होतात ते जीवनमुक्त होत तर मग जीवनमुक्त पुरुष व्यवहारसमयी जगाला कसे पाहतात असे विचारशील तर ते सांगतो ऐक चित्तरूपी चित्रकार सर्व विश्वांचे अधिष्ठान जो आत्मा त्याच्यामध्ये सर्व लोकप्रसिद्ध अनंत वैचित्र्याने हे सर्व मित्तीरहित निराधार त्रिजगरूपी चित्र तयार करतो चित्तरूपी चिताऱ्याने अज्ञानकाशात आकाशरूपच असते हे अद्भुत चित्र चिदाभासयुक्त अंतःकरण वृत्तीरूप कुंसल्याने चित्र काढण्याच्या साधकांनी अगोदर अगदी स्पष्टपणे विस्तारले व त्यानंतर ही त्याची आकाशरूप भिंत केली केवढा हा भ्रम ही रचना एक अपूर्व अतिमायाच आहे ती गवताच्या कुडाप्रमाणे जरी अत्यंत असाल असली तरी भ्रांत पुरुषाच्या दृष्टीने अत्यंत शुभ आहे इतर लौकिक चित्रांमध्ये त्या चित्राहून त्यांचा आधार हा भिंत निराळी असते पण या चित्तचित्रापासून झालेल्या ज्या आकाशादी भिंती उपलब्ध होतात त्यांचा आधार आधेय भाव अगदी स्पष्टपणे प्रतीत होत असला तरी त्या दोघांमध्ये एकचित्तत्वच असल्यामुळे भेद यत्किंचितही नाही हे मोठेच आश्चर्य आहे हे कमलनयना अर्जुना त्या मनश्चित्र रचना आकाशाहूनही अत्यंत शून्य आहेत असे समज तथापि स्वप्नामध्ये एका क्षणात जसा विचित्र भ्रम होतो त्याप्रमाणे हा लोकांचा क्षय व उदय भ्रमाने भासतो मन व हे त्यांचे कार्य जगत सबाह्य अभ्यंतर आकाश आहे शून्य असत आहे तथापि ते चिरकाल अनुवृत्त होणारे मनोराज्य असल्यामुळे त्याला सत्यता आहे असा भास होतो पण भ्रांतिकल्पित पदार्थ जातील जे सत्यसंकल्पत्व ते कालत्रयीही नाहीच तेव्हा ते तत्वज्ञानाच्या पूर्वी तरी कोठून असणार पण वसंतादी कालक्रम बाल्यादी अवस्थाक्रम किंवा षडभाव विकारक्रम यांच्या योगाने भासणारे जे व्यावहारिक सत्यत्व ते तत्वदर्शनरूप प्रकाशाने विलय पावते सूर्यप्रकाशामुळेच शरदकाली अभ्रमंडल आकाशभर पसरलेले जरी दिसले तरी सूर्यप्रकाशाकडूनच ते सुकवलेही जात असल्यामुळे जसे खरे नव्हे तसेच व्यावहारिक सत्यत्व खरे नव्हे याच न्यायाने चित्रकाराच्या चित्रात चित्रपुस्तिका पुत्रिका बाहुल्या चांगल्या प्रकारे दिसतात त्रिभुवनाधिक बाह्य आकारांना वास्तविक आधार नाही त्यामुळे ते निराकारच आहेत म्हणून वस्तुत ते आकार नाहीत व तूही नाहीस तेव्हा कोणाकडून कोण मारला जाणार यासाठी हे अर्जुना तू ते वध्य मी घातक या प्रकारचा समूह सोडून ब्रह्माकाशात निर्मल हो कारण चिदाकाशाची वधादी प्रवृत्तीच होत नाही आणि जी प्रातिभाषिक प्रवृत्ती दिसते ती ब्रह्माकाश रूप आहे तेव्हा काल क्रिया भिंत चित्र रचना कौशल्य पदार्थांचे वैचित्र्य इत्यादी सर्व निर्मल ब्रह्मच आहे जसे चित्तातील मनोराज्य चित्र सर्व प्रपंच रूप जरी असले तरी शून्यत्वामुळे आकाश स्वरूप असते त्याप्रमाणे हे प्रत्यक्ष प्रतीत होणारेही सर्व जगत आकाशाहूनही अतिशय शून्य आहे असे तू जाण जे छिद्रूपी भिंतीवर काढलेले चित्र ते सर्व शून्यच आहे असे ठरते त्यामुळे आकाशात व थोड़ा सुद्धा फरक नाही ज्याप्रमाणे मनोराज्यात एका क्षणामध्ये जगाची उत्पत्ती व क्षय होतात तसेच लौकिक उत्पत्ती नाश आहेत असे तू समज तुझ्या नानानुभव रूप मनोराज्यात एक क्षणभर भावना केलेल्या मोहाने कल्पिलेली जी वध्य घातक भावादी कल्पना ती आज माझ्या उपदेशाने क्षीण झाली आहे आता क्षणभरच वासना केलेल्या मोहाने अनादी व अनंत कल्पभर विस्तारलेले संसार रूप मनोराज्य कसे केले असा प्रश्न पडेल तर त्याचे उत्तर हेच की जसे मन असत जन्मादी करण्यास समर्थ आहे तसेच ते क्षणाला कल्प बनवण्यासही समर्थ आहे मन क्षणाला कल्प करते अल्पाला बहु करते व असतला सत जगत तत्काल करते अशी ही भ्रांती उत्पन्न झाली आहे मनोराज्य स्वभावताच क्षणात व्यक्त होते अशा प्रकारे जे विचित्र रूप जगज्जाल स्थित आहे ते आत्म्यामध्ये आरोपित असल्यामुळे तुच्छ आहे ते जरी क्षणकालच भासणारे आहे तरी अज्ञ त्याला वज्राप्रमाणे दृढ समजतात पण ते योग्य नव्हे कारण ज्याला आत्मतत्वाचे ज्ञान नसते त्याला ते केवळ विपरीत भावनेमुळे भासते तेव्हा वस्तुत अशा स्वरूपाच्या जगाचा आत्म्यावर आरोप झाला किंवा त्याची निवृत्ती हा बाद झाला तरी त्यात व्रज्रसारता ती कोणती चित्तरूप चित्रकाराने काढलेले जे चित्स्थ जगतचित्र केव्हा स्थित झाले आहे केव्हाच नाही तेव्हा जे मुळात स्थितच नाही त्याचे निरसन करायला प्रत्नांची काय अपेक्षा आहे काहीच नाही आधारा वाचून रंगा वाचून व इतर सामग्री वाचूनच हे चित्र समोर दिसत आहे हे मोठेच आश्चर्य होय आधारा वाचूनच हे जगतचित्र उज्ज्वल दिसत आहे ते मोठे रमणीयही दिसते पण हे केवळ दृष्टीचे प्रलोभन आहे ते मन चित्त इत्यादिकांना प्रलोभित करणारे आहे अनेक प्रकारचे अज्ञान याच शाईने ते चित्र काढलेले आहे सूर्यादी नाना प्रकारच्या तेजाने ते रंगवले आहे नाना कल्प व त्याच्या अंगभूत युगे हेच त्याचे अवयव आहेत नाना प्रकारचे अनुभव हेच नेत्र आहेत नाना प्रकारचे ग्रह हेच अग्रभागी होणारे विकसन होय सूर्याचा उदय अस्त इत्यादी काळी ज्यातील पूर्व व पश्चिम या दिशा नाना आकाराच्या भासतात असे ते चित्र आहे आकाश हेच त्यातील नीलवर्ण सरोवर असून त्या चंद्र सूर्य नक्षत्रे ही नाना प्रकारची कमले प्रफुल्लित झाली आहेत शरदादी कालभेदाने विचित्र रचनांनी ऊर्ध्वभागी युक्त असलेली जी मेघपंक्ती तीच त्यातील पाने व मंजिरे आहेत त्यात लोकत्रयरूप तीन मजले आहेत व त्यातून देव असुर व मनुष्य इत्यादी बाहुल्या काढल्या आहेत त्या चित्ताची आधारभूत भिंत आकाश आहे त्याला सूर्यचंद्राधिकांच्या प्रकाशाचा लेप दिलेला आहे त्यामुळे ती त्याची आधारभूत भिंतही अतिशय शोभत आहे ही त्रिलोकीय देवनटी रूप चित्रपुत्रिका आहे अशी कल्पना करून तिचे पुढील प्रमाणे वर्णन करता येईल एका कामुक चित्तरूप चित्रकाराने आपल्या अधिष्ठानभूत ब्रह्माकाशातच ही जगत्ररूप मनोहर नटी निर्मिली आहे प्रतिभा म्हणजे नवनवीन कल्पना करणारी बुद्धी हेच एक तिचे रंगस्थान आहे म्हणजेच नृत्यशाळा आहे नृत्यशाळेतील प्रदीपाप्रमाणे असलेल्या साक्षी चैतन्याच्या चक्राप्रमाणे स्फुरण पावणाऱ्या व प्रतिबिंबाचे ग्रहण करणाऱ्या बुद्धिवृत्तीरूपी आभरणाने तिने लोकांना सर्वत प्रकाशित केले आहे नृत्य हावभाव विलासलीलांनी ती आकुल झाली आहे हिरणमय ब्रह्मांड हीच तिची दृढ अंगयष्टी आहे मेघ हेच तिचे केशपाश आहे धर्म अर्थ काम व मोक्ष हीच ज्यांची व्यावर्तने आहेत अशी प्रवृत्ती निवृत्ती शास्त्रे हीच दोन वस्त्रे आहेत तल आतल वितल सुतल रसातल महातल व पाताल ही सात पाताळे हेच तिच्या पायांचे मांड्या गुडघे जांघा घोटे पाय खोट व बोटे हे सात अवयव आहेत उंचभूमी हाच तिचा नितंब प्रदेश आहे ती ब्रह्मा इंद्र रुद्र व हरी या चार बाजूनी उग्र झाली आहे सत्वगुणरूप चोळीने आच्छादित झालेल्या विवेक वैराग्यरूप उन्नत स्तनांनी तिची अंगयष्टी शोभत आहे शेषादी उत्तम सर्पानी वेष्टिलेले भूतल हेच तिचे पद्माकार आसन आहे मध्यलोक हेच तिचे उदर असून मेरू हिमालय इत्यादी नाना रंगांचे पर्वत हीच त्यावरील पत्ररचना कस्तुरी प्रभूतीने लावलेली नक्षीदार उटी आहे रात्रीच्या चपल अंधकाराला घालवणारी चंद्रसूर्याची चेष्टा हेच तिचे नेत्रकटाक्ष आहेत नक्षत्रे हेच तिच्या अंगावर उमटलेले कठोर रोम आहेत वीज हीच तिची दंतपंक्ती आहे चौदा भुवनातील निरनिराळे व परस्पर अगदी विलक्षण असे जे चौदा प्रकारचे प्राणी त्यांचा आविर्भाव होऊ लागणे हेच तिच्या शरीरावरील रोमांच आहे त्या भूतात प्रसिद्ध असलेले जे भूतभुवन पर्वत प्रलय इत्यादी वाद तीच कदंब पुष्पे असून त्यांची बुद्धिरूप केसरे सर्वत पसरलेली आहेत जे वाद ऐकून जीवांच्या मनात वैराग्य विवेक सद्भावना इत्यादी सुगंध उत्पन्न होतो अशा उत्तम पुष्पांची पायापर्यंत लोंबणारी माळ तिने गळ्यात घातली आहे ती व्यष्टी समष्टी जीवाने युक्त आहे सारांश विचित्र वासना काम व कर्मे या चित्राच्या उपकरणास प्राप्त होणाऱ्या व त्यामुळेच त्यानंतर थोड्याशाच कालाने चित्र निर्माण करण्यास समर्थ होणाऱ्या चित्ताने वर वर्णन केलेल्या स्वरूपाची त्रिलोकी रूप श्रेष्ठ बाहुली आपल्या अधिष्ठानभूत छिदाकाशातच केली आहे इथे श्री वासिष्ठ महारामायणे निर्वाण प्रकरणे पूर्वार्धे षट्पञ्चाशः सर्गः श्रीराम